श्रीराम समर्थ पंचिका सातवी समास तिसरा सर्व भेदानुकार निशेष भेदाचे खंडन होणे हेच शुद्ध ज्ञान होय हे समजून घे ब्रह्म आणि प्रत्येकात्मा हे अभिन्न आहेत हे ज्ञान हाच मोक्ष होय हाच पुरुषार्थ होय लक्षांश म्हणजे तत्पद हा शुद्ध असून तेथे भेदाचा अभाव असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी उपाधीचाही भेद नाही हे नीट शोध घेऊन पहा त्या संदर्भात वाच्यांशामुळे सुद्धा जेथे ऐक्यच असते तेथे लक्षांशाच्या ऐक्याचे काय बरे संकट आहे यावर श्रोता आक्षेप घेतो आणि म्हणतो हे तुमचे बोलणे गोंधळात टाकणारे आहे तुम्ही अगोदर जे बोललात त्याच्या विरुद्ध आता सांगत आहात मागे तुम्ही तत्वमसी या महावाक्याचा दोन पदामध्ये विरोध केला आहे असे म्हणालात वाच्यांशामध्ये ऐक्य नाही असे सांगितलेत आता उपाधीमध्ये ऐक्य आहे म्हणून सांगत आहात हे कसे त्यावर वक्ता म्हणतो माझे बोलणे नीट ऐक तुम्हीच स्वतः शोध घ्या म्हणजे त्या महावाक्यात विरोध नाही हे तुमच्या लक्षात येईल ज्यांची पाहण्याची दृष्टी भेदयुक्त असते ती कमी जास्त प्रमाणात असेल तर त्यांना मात्र हे ऐक्य जाणवणार नाही त्यांना त्यातील अभेदाचे ज्ञान व्हावे म्हणून अगोदर विरोध सांगून त्याचे खंडन करणे प्राप्त आहे वास्तविक पाहता जीव हे त्वंपद आणि शिव म्हणजे तत्पद यामध्ये भेदच नाही एका बाजूला सोन्याचा पर्वत आहे दुसऱ्या बाजूला एक गुंजभर सोने आहे दोन्ही सोनेच आहे त्यांच्यातील कमी जास्तपणाचा भेद सोडला तर सुवर्णपणात काही भेद नाही हा कमी जास्तपणाचा भेद जावा म्हणून मागे स्पष्ट सांगितले आहे हा कमी जास्तपणाचा भेद असल्यामुळे उपाधीमध्ये ऐक्य नाही तो कमी जास्तपणाचा भेद टाकून द्या म्हणजे उपाधीमध्येही ऐक्य घडेल मग विरोधात कोणता राहिला मग विरोध कोणता राहिला हे विचार करून पहा त्यावर श्रोता म्हणतो हा उपाधी अभेद म्हणजे काय ते जरा अधिक स्पष्ट करून सांगा त्यावर वक्ता म्हणतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी स्पष्ट करून सांगतो ऐका तत्पदाच्या ठिकाणी उपाधी म्हणजे विद्या ही होय त्वंपदाची उपाधी अविद्या ही आहे नीट विचार करून पाहिला तर दोन्ही अनादी असून सारख्याच आहेत निर्मळ पाणी आणि डबक्यातील गढूळ पाणी ही दोन्ही एकरूपच आहेत दोन्ही पाणीच आहेत विद्या आणि अविद्या या मायाजन्य शक्ती एकरूप झाल्या की त्यांची कार्य शिव आणि जीव हे दोन्ही पण एकरूपच होतात तेच कार्यकारण रूप सांगतो नीट ऐका ब्रह्मांडाचा स्थूल देह म्हणजे विराट होय तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे पिंडांचा स्थूल देह हा त्या विराटाचाच अंश असून तोही पंचमहाभूतांचाच बनलेला आहे दोन्ही ठिकाणी भूतात्मक जडभाग सारखाच आहे पिंडामध्ये जशी जागृती अवस्था असते तशी ब्रह्मांडाची उत्पत्ती ही अवस्था असते दोन्ही अवस्थांची आकार मात्रा एकच आहे पिंडामध्ये जागृतीचा अभिमानी म्हणजे जसा विश्व आहे तसा ब्रह्मांडातील उत्पत्तीचा अभिमानी ब्रह्मा हा आहे ब्रह्मा ब्रह्मांडात वास्तव करतो तसा विश्व हा पिंडामध्ये अंशरूपाने राहतो भूतांचे अपंचीकरण सूक्ष्मदेह आणि हिरण्यगर्भ अथवा सूत्रात्मा सतरा घटकांचा बनलेला असणे हे सर्व दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत सूक्ष्मदेहाची स्वप्नावस्था पालनकार्य उप उकारक मात्रा आभासरूप जागृतीच्या उत्पत्तीचे कारण इत्यादी लक्षणे दोहीकडेही सारखीच असतात स्थूलदेहांच्या स्थूलदेहांच्या विश्व ब्रह्मा यांच्या निर्मितीचे कारण पिता हे सूक्ष्म देहांचे अभिमानी तैजस आणि विष्णू आहेत त्यांच्या बाबतीत भेदाची गोष्ट सुद्धा काढू नये ते सर्व घटक दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत सूत्रात्मा आणि लिंगदेह यांची निर्मिती स्थाने अनुक्रमे अव्याकृत आणि कारणदेह ही आहेत पिंडाचा कारणदेह तोच ब्रह्मांडाचा अव्याकृत देह होय दोन्ही ठिकाणी अज्ञान तमोगुण मकार मात्रा ही सारखीच आहे या देहांच्या अनुक्रमे प्रलय आणि सुषुप्ती या आहेत त्यामध्ये भेद काहीच नाही सूक्ष्म देहांचे अभिमानी जसे विष्णू आणि तैजस हे आहेत त्याऐवजी येथे रुद्र आणि प्राज्ञ हे अभिमानी आहेत हे आता राहू द्या मूलमायेच्या विद्या आणि अविद्या या दोन शक्ती असून त्यामध्ये विद्येमध्ये ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते त्याला शिव म्हणतात आणि अविद्येमध्ये त्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला जीव म्हणतात शिव आणि जीव या दोहोंचा स्वभाव सारखाच आहे ईश्वर म्हणजे शिव हा सर्वज्ञ म्हणजे पुष्कळ जाणणारा आणि जीव हा किंचिज्ञ म्हणजे अल्प अथवा थोडे जाणणारा आहे पण दोन्हींच्या जाणण्याचे स्वरूप एकसारखेच आहे तेव्हा जीव शिव अविद्या माया स्थूलदेह सूक्ष्मदेह कारण कार्य विराट हिरण्यगर्भ अव्याकृत या सगळ्या संकल्पना देखील भेद फक्त नावांचा आहे जागृती स्वप्न सुषुप्ती उत्पत्ती स्थिती प्रलय यांच्यातही नामाखेरीज अगदी कणभर सुद्धा म्हणजे रतिमात्र सुद्धा भेद नाही पिंडातील विश्व तैजस आणि प्राज्ञ तेच ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू तैजस आणि प्राज्ञ तेच ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू आणि ईशान म्हणजे शंकर होतात त्यांचे परस्परातील नाते कार्यकारणाचे आहे त्यातही काही फरक नाही उदाहरणार्थ एक आंब्याचा वृक्ष आहे तेथे अनेक नामांचे व्यवहार असतात पण आम्रवृक्ष मात्र एकच असतो मूळ खोड फाटे फांद्या पाने अंकुर देठ लाख फुले फळे ही सर्व नावे पहा पण आम्रवृक्ष मात्र एकच असतो त्याप्रमाणे व्यवहाराच्या सोयीसाठी जी जी नावे पदार्थांना देण्यात आली त्या पदार्थांमध्ये अस्थिभाती प्रियत्व या लक्षणांशिवाय एकही पदार्थ कमी पाहिला आहे का सांगा त्याप्रमाणे ब्रह्मरूपी वृक्षामध्ये अनेक नावांची व रूपांची दाटी झाली आहे त्या सगळ्यांचा धांडोळा घेऊ पाहता त्यामध्ये ब्रह्मनिष्ठेला एकतरी पदार्थ दाखवता येईल काय त्या नामरूपांना वास्तवरूप असते तर ब्रह्मामध्ये त्यांना भिन्न अस्तित्व आहे असे मानले असते पण तसे मुळातच नसेल तर भेद कोणता असेल म्हणून भेद भुली म्हणजे भ्रम यांना तिलांजली देऊन मोक्षाच्या गोष्टीच बोलू नयेत एक पिंड समजून घेतला त्याचे यथार्थ स्वरूप कळले त्यावरून सर्व पिंडाचे स्वरूप कळते मग ते संख्येने कितीही असले तरी फरक पडत नाही तेव्हा पिंड आणि ब्रह्म यांच्यात भेद कसा असेल घट गाडगे परळ रांजण डेरे इत्यादी अनेक नारुम रूपांमध्ये एक पदार्थ मातीचा आहे हे लक्षात आल्यानंतर इतर सर्व पदार्थ मृत्तिकेचे आहेत मातीचेच आहेत हे एखादा ओळखतो त्याप्रमाणे सर्व पिंडासहित ब्रह्मांड हे सर्व एका ब्रह्मबीजाचेच झाड आहे तेथे ही खोटी भेदबुद्धी कुठून आली यावर काही श्रोत्याने आक्षेप घेतला की ब्रह्म आणि प्रपंच यांच्यामध्ये जर काही भेद नाही तर मग प्रपंचातील पिंडाचा जसा उत्पत्ती लय इत्यादी अवस्था असतात तशा अवस्था ब्रह्माच्या ठिकाणीही असल्या पाहिजेत यावर उत्तरादाखल आता एक उपपत्ती ऐका पाण्यावर तरंग उठतात आणि शेवटी तेथेच लयाला जातात पण पाण्यावर याचा काही परिणाम होत नाही ते जसेच्या तसे राहते त्याप्रमाणे हे सर्व नामरूपमय विश्व ब्रह्मरूपावर निर्माण होते या सर्व नामरूपांची उत्पत्ती आणि लय ब्रह्माच्या ठिकाणी होत असतात त्यांची उत्पत्ती आणि लय ही फक्त नामरूपांचीच असतात ब्रह्माला त्या अवस्थांचा गंधही नसतो नामरूप लयाला गेले तरी परब्रह्म मात्र आहे तसेच राहते पुढे नामरूपे निर्माण होतात तरी ब्रह्माचा मात्र जन्म होत नाही आत्मा म्हणजे आपण दुसरे तिसरे काही नसून परिपूर्ण असे ब्रह्मच आहोत हे ओळखून भेदाची गोष्ट मुळीच काढू नकोस झणी घेसी इति श्रीमत आगमसारे उपनिषदा तात्पर्यानुसारे सर्व भेदानुकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ